मालती तुला माहितीये काल आशाच्या घरी काय झालं ते नाही बाई काय झालं काल आशाच्या घरी तिचे भावी पती आले होते अय्या खरं सांग पण चिंकाळून बिचाऱ्यांची अगदी पुरेवाट झाली मग काय झालं सांगते हा संध्याकाळची वेळ होती आशा आणि तिचे आई वडील जावई बापूंची वाट बघत होते काय ग सगळं व्यवस्थित आहे ना काही कमी नाही ना कुठं अहो सगळं काही ठीक आहे आशा ते आल्यावर तू चहा आण आणि या खुर्चीवर आपल्या बाबांच्या शेजारी बैस बरं आई हे बघा आलेच जावय बापू नमस्कार बाबासाहेब नमस्कार आई आयुष्मान या या बसा ना इथं आशा चहा आण बरा अहो लाडू घ्या ना नको नको पुरे आता असं झालं की काय झाले बाई तुम्हाला तुमचा घसा बसलाय आणि शिंकाई फार येत आहे काल मित्रांच्या बरोबर नदीवर पोहायला गेलो होतो आल्यावर नाच चोंदलं आणि एक सारख्या शिंका येऊ लागल्या एवढंच ना यावर मी उपाय तुम्हाला आत्ता सांगतो अगं आशा कपाटातली ती फिनॉक्सची बाटली आणि पाहू आणते हा ही घ्या बाबा हा हे घ्या दोन्ही नागपुड्यात दोन दोन थेंब घाला आता दोन सेकंदातच तुम्हाला बरं वाटेल वा हे फिनॉक्स तर मोठं आश्चर्यकारक औषध आहे माझं नाक अगदी मोकळं झालं आणि श्वासोश्वासही मोकळेपणाला करता येऊ लागला अहो फिनॉक्स इतकं रामबाण औषध आहे की प्रत्येक घरात त्याची एक बाटली असलीच पाहिजे सर्दीमुळे नाक चोंदणं डोळ्यातून एकसारखं पाणी येणं डोकं जड होणं किंवा श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण पडणं यावर याचे दोन थेंब नाकात घातले की दोन सेकंदातच हे सर्व दूर होतं आणि कित्येक तास आराम मिळतो तुम्ही आजच फिनॉक्सची एक बाटली विकत घ्या मानसी पाहिलीस ना फिनॉक्सची करामत कसं अडचणीच्या वेळेला उपयोगी पडलं खरंच फिनॉक्स प्रत्येक घरात असलंच पाहिजे आपल्यासाठी उपयोगी सर्वासाठी नाक तोंड सर्वासाठी नाक तोंड सर्दी होऊ